एक लग्न असेही भाग पंधरावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही मागील भागात आपण पाहिले समीर आणि शर्वरी दोघांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली आता पुढे शर्वरी आज मी दुपारचे जेवण बाहेरून ऑर्डर करतो समीर म्हणाला ओके चालेल शर्वरी म्हणाली बरं ही लिस्ट बरोबर आहे का पहा ना तो मध्ये येऊन तिला जवळ घेत बोलला श्रेया तिला दाखवा ना काय करतोय तू बाहेर सगळे आहेत समीर त्यांना दाखवली आहे ग तू एकदा बघ तो हसत म्हणत होता तेवढ्यात रोहनचा खोकण्याचा आवाज आला तसा तो बाजूला झाला काय किती वेळ लिस्ट दाखवतो आहेस सामान आणायला जायचं की नाही रोहन हसत होता हो झालंय रे बरोबर आहे ना एकदा पहा ग एकदा नजर फिरून तिने ती लिस्ट त्याच्याकडे दिली हम्म ओके ती हसत होती तुला ना नंतर पाहतो मी तिच्या कानात हळूच म्हणाला मी काय केलंय तिच्या डोक्यात मारून तो बाहेर निघून गेला सामान भरून जागेवर ठेवूनही झालं आणि एवढ्यात ऑर्डर केलेलं जेवण आलं अरे मला भूक लागली आहे आता समीर मॉम डॅड लवकर या बरं रोहन म्हणाला हो रोहन आता बसायचं आहेच आपण श्रिया म्हणाली शर्वरी एवढ्यात प्लेट्स आणि पाणी घेऊन आली दी तू मला सांग फक्त तुला काय हवं ते मी आणते शर्वरी म्हणत होती तोपर्यंत समीर मॉम डॅड ही येऊन बसले छानच वाटतंय हा समीर इथे मॉम म्हणाल्या मॉम डॅड राहा ना तुम्ही इथेच शर्वरी म्हणाली अगं येऊ की अधूनमधून आता श्रियाचं माहीत आहे ना तुला तिची काळजी तर घ्यावी लागेल मॉम सांगतात रोहन म्हणतो हो पण डोंट वरी काही दिवस फक्त काय रे समीर तू का शांत बसला आहेस असा काय चाललंय मनात तुझ्या समीर सांगतो अरे कुठे काय ऐकतोय तुमचं चाललंय ते अधूनमधून तुम्ही दोघंही या आमच्याकडे आम्ही तर येणारच आहोत असे अचानक डॅड म्हणाले तुम्ही दोघीही बसा ना आमच्यासोबत श्रिया शर्वरी मॉम म्हणाल्या हो मॉम बसतो आहोत दोघी म्हणाल्या आज ती नेमकी जेवायला समीर जवळ बसलेली अधूनमधून त्या दोघांची नजरानजर होत असायची आणि मनात वीज चमकावी तसं व्हायचं सगळेच गप्पा करत जेवले रोहनच्या मिश्किल स्वभाव आणि श्रियाचं मिसळून वागणं यामुळे असं एकत्र राहणं हे शर्वरीला आवडायचं पण फ्लॅट लहान असल्याने ते शक्य नव्हतं रात्रीचे जेवण शर्वरीने स्वतः श्रियाला विचारून बनवलं तिला बनवता येणं आता गरजेचं होतं कारण ते वेगळे राहणार होते तिच्यासाठी ते अवघड नव्हतं कारण ती मुळातच हुशार होती रात्री जेवण झाल्यावर ते सर्वजण निघणार होते ते शिफ्ट होणारच होते पण ते अशा प्रकारे होईल असं वाटलं नव्हतं जेवण झाल्यावर समीर आणि शर्वरी दोघेही त्या चौघांना सोडायला खाली गेले काळजी घ्या समीर मॉम म्हणाल्या रोहन सांगतो समीर काही वाटलं तर फोन कर ते काय लहान आहेत का दोघ डॅड म्हणाले काय हो तुम्ही जरा गप्प बसा मॉम म्हणाल्या बाय दी शर्वरी म्हणाली बाय शर्वरी सगळेच निरोप देऊन निघून गेले पण दोघांनाही उगाच लो फील होत होतं शर्वरी लगेचच वर जाऊ लागली तर समीरने थांबवलं चल ना थोडं वॉक करू बरं चालेल ती हसली त्याने तिचा हात हातात घेतला आणि चालू लागला समीर एक विचारू आपण सगळेच एकत्र का नाही राहत बघ ना ते सगळे गेले आणि एवढं खाली वाटतंय म्हणून सांगू शर्वरी म्हणाली समीर म्हणतो हो ना मलाही तसंच वाटतंय म्हणून तर म्हटलं थोडं वॉक करू तेवढंच बरं वाटेल शर्वरी म्हणते एकत्र किती छान वाटायचं ना हो अगं पण आता तरी हे शक्य नाही वाटत पुढे पाहू समीर म्हणाला ओके दोघही खाली बराच वेळ फिरत होते घड्याळात नऊ होत आले हे पाहून ते वर आले मी चेंज करून आले हा समीर ती त्याला म्हणाली का असू दे ना आजच्या दिवस त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं अरे असं काय करत आहेस तू मी आले ना लगेच ती खूप हळू आवाजात म्हणतच होती एवढ्यात तिच्या खूप जवळ जात स्वतःला तिच्यात हरवू लागला शरू तू साडीमध्ये खूप छान दिसतेस यार मला अशीच आवडतेस तू आय लव्ह यू त्याच्या मिठीत अचानक त्याच्या अशा वागण्याने ती शहारली बराच वेळ एकमेकांच्या डोळ्यात आणि नंतर मिठीत ते हरवले होते त्याने मध्येच कधीतरी तिला उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन आला आज तो जे करेल त्याला ती करू देत होती त्याच्या प्रेमापुढे आधी घडलेलं आज तरी महत्त्वाचे वाटत नव्हते तिने आज त्याला खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यात आणि मनातही जागा दिली होती पण ती कायमची होती ते दोघंही एकमेकांच्या श्वासात केव्हा हरवून गेले ते देखील त्यांना कळालं नाही नताशा ती जर पुन्हा आली तर काय होणार होतं ते माहीत नाही आत्ताच त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होत होतं पण ती येणार हे देखील खरं होतं आजच्या दिवस तरी नताशाचा विचार एकदाही तिच्या मनाला शिवला नव्हता म्हणून अजूनही सगळं ठीक चालू होतं सकाळी सहा वाजता अलार्म वाजला आणि दोघांना जाग आली पण ती उठणार तर तो तिला सोडतच नव्हता अरे ऑफिसला नाही जायचं का समीर हो ग थोडा वेळ झोप ना आज दांडी मारूयात का समीर म्हणाला शर्वरी म्हणते ते काय कॉलेज आहे दांडी मारायला हो खरंच असायला हवं होतं निदान दांडी तरी मारता आली असते तो बोलला आणि ती एकदम शांत झाली काय ग काय झालं शांत का झालीस एवढी ए शरू तिचे केस मागे सारत तो बोलला हम्म काही नाही चल मला उठू दे उशीर होईल पुन्हा शर्वरी म्हणाली तो सांगतो नाही सोडणार काय झालं अचानक तुला आत्ता तर छान मूड होता आणि कॉलेजचं नाव मी नाही हा तू काढलंस विसर ना ग आत्ता ते ती विचारते समीर तू आणि नताशा पण असे तो बोलतो काय असे काय बोलत आहेस तू हां तसं झालं होतं एकदा दोनदा की ती म्हणते काय तू सोड मला नाहीतर काहीतरी मारे ना मी तुला काय ग गंमत केली मी ए वेडी आहेस का तिच्या भोवतीची पकड घट्ट करत तो बोलला शी काहीच वाटत नाही का असली गंमत करायला तू सोड मला त्याच्या पकडीतून तिला काही सुटता येत नव्हतं तो सांगतो एवढं जळायची काही गरज आहे का कसं असतं कोणीतरी जळते म्हणून जळवणाऱ्याला जळवायला मजा येते इतकंच समीर तू ना थांब ती खूप सारे फटके त्याला मारत होती आणि एका क्षणाला त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि आता तिला हलताही येत नव्हतं तिच्या जवळ जात ओठांवर ओठ टेकवले आणि पुन्हा तिला जवळ घेतले तशी तीही त्याला बिलगली तू हे असं काहीतरी करतोस समीर मी खूप गुंतली आहे रे तुझ्यात तुला कळतंय का हो ते सगळं ठीक आहे पण आपल्याला आता उठायला हवं चल उशीर होतोय वेडी चल तिला डोक्यात मारत तो उठतो आणि आवरू लागतो ती आवरून किचन मध्ये कॉफी बनवत होती तो तिचं झालं का पाहायला मध्ये गेला अगं झाली का नाही किती वेळ हो झालीच अरे एकच मिनिट हा असे म्हणत मागे वळली तर समोर तो काय कुठे काय तू कर ना कॉफी असे म्हणत तिला किचन मध्ये वळवलं आणि तिला पाठीमागून पकडून तिच्या जवळ जात मानेवर किस करू लागला समीर असं नाही जमणार मला तू बाहेर जा ना मी कॉफी घेऊन आलेच शर्वरी आज नको जाऊया प्लीज आधीच किती दिवस लागले ग सगळं ठीक व्हायला प्लीज माझ्यासाठी तो लाडात येऊन म्हणत होता ओके बर, पण ही कॉफी तर करू दे ती पण नकोय का हां ती म्हणत होती हो कॉफी पण हवी आहे आणि कॉफी बनवणारी सुद्धा असं म्हणत तिला उचलू लागला अरे समीर काय वेडेपणा आहे हा त्याने गॅस बंद केला आणि तिला बेडरूममध्ये आणलं तिला बेडवर ठेवले आणि दोघे पण एकमेकांत पुन्हा हरवले कितीतरी वेळ मिठीतच होते ती विचारते आता नाही ना प्यायची कॉफी तो सांगतो ए म्हणजे काय पाहिजे तर जा ना घेऊन ये ओके आलेच असे म्हणत त्याला एक फटका मारून ती किचन मध्ये येते पाचच मिनिटात गरम करून घेऊन आली तो संपूर्ण दिवस त्यांनी एकमेकांसोबत घालवला दुपारच्या जेवणानंतर कधी गप्पा करत तर कधी टी व्ही पाहत बसले रात्री पण जेवणानंतर खाली जाऊन वॉक केला दुसऱ्या दिवशी पासून तरी ऑफिसला जावं लागणार होतं सकाळी लवकर उठून दोघेही आवरल्यानंतर सोबतच ऑफिसला निघाले तिला सोडून तो त्याच्या ऑफिसला गेला रोज सकाळी तिला सोडायचं आणि येताना घरी आणायचं असं रुटीन झालं होतं दोन तीन दिवसच झाले होते तोच एक दिवस समीरला तिच्या बाबांचा फोन आला की तिची आठवण येते तर तिला चार दिवस घेऊन या त्या दिवशी लगेचच तिला न सांगता समीर तिच्या घरी घेऊन आला तिच्या अपार्टमेंटच्या खाली आल्यावर ती विचारते अरे इकडे कसं आणलं आहे तुम्हाला तो सांगतो अगं सकाळी ऑफिसमध्ये असताना फोन आलेला मला बाबांचा ते तुला मिस करत होते ग म्हणून ती म्हणते मग बोलला का नाही तुम्हाला तो सांगतो अगं सरप्राईज द्यावं म्हटलं नाही जायचं का तुला तसं म्हटलं का रे मी थँक्स ती म्हणाली ते दोघे वर आले बाबांना लगेचच त्यांना घरी आलेले पाहताच खूप आनंद झाला अरे या ना अगं पाहिले का कोण आले ते अग बाई समीर आणि शर्वरी तिथेच थांबा असे म्हणत आईने तुकडा आणून दोघांवरून टाकला आता या आतमध्ये सगळं ठीक आहे ना हो गाई दिसतोय ना शर्वरी म्हणाली आई बाबा तुम्ही ठीक आहात ना समीर विचारतो हो आम्ही ठीक आहे रे बाबा सांगतात बरं मी फ्रेश होऊन आले समीर तुला फ्रेश व्हायचं तर तूही ये शर्वरी फ्रेश व्हायला निघून गेली काय रे नीट वागते ना तुझ्यासोबत बाबा विचारतात काही त्रास वगैरे नाही ना देत ती ते दोघही असे विचारत आहेत हे पाहून त्याला जरा हसू झालं काही काळजी करू नका सगळं ठीक आहे समीर म्हणाला काय चाललंय मी काय इतकी वाईट आहे का कुणाला त्रास द्यायला शर्वरी अचानक आली आणि म्हणाली नाही पण आम्ही असं काही बोलतच नव्हतो हो की नाही हो आई म्हणाली हो का मला कळतं बर तिने कड़े पाहत स्माईल केलं आणि तोही हसत होता शर्वरी विचारते बर, आज काय जेवायला बनवत आहेस मग किती दिवसांनी तुझ्या हातचे खाणार आहे मी आई म्हणते हो तू सांग ना ते मी बनवते समीर तूही सांग तुला काय हवं ते मी बनवते हो काही बनवा असं काही नाही समीर म्हणाला दोघांच्यात सगळं सुरळीत चालू आहे हे पाहून आई बाबांना पण बरं वाटलं जेवण झाल्यावर समीर निघणार होता जेवण झाली आणि तो बराच वेळ बाबांशी बोलत सोफ्यावर बसलेला ती तिच्या बेडरूममध्ये होती तो जाणार या विचाराने अस्वस्थ वाटत होतं शर्वरी बाहेर ये ना आम्ही निघतोय त्याने हाक मारली पण ती काही बाहेर आलीच नाही काय करत आहे ही तो विचारतो जा ना तू बघ जाऊन बाबा समीरला म्हणाले तसा तो उठून तिच्या बेडरूम मध्ये आला तर ती तिथे नव्हती गॅलरीत येऊन पाहिलं तर ती तिथे अगं इथे काय करत आहेस मला निघायचं आहे विसरलीस का ती वळली आणि त्याला बिलगली समीर उद्या जा ना प्लीज तू जाणार तर मला करमेना अरे तिच्या या बोलण्यावर त्याला हसूच यायला लागले अगं वेडी आहेस का आणि मी येतो ना तुला उद्या भेटायला तुझे कपडे कुठे आणलेत आपण मी घेऊन येतो तेवढीच निमित्ताने भेट होईल अरे हो पण ती म्हणाली पण काय हम्म मी पण तुला खूप मिस करेन आणि फोन कशासाठी आहे आपल्याकडे मी फक्त एक फोनच्या अंतरावर आहे ओके तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला ती विचारते ओके पण मग तू एकटा कसा राहणार आहेस तो म्हणतो अग मी एकटा कुठे आहे नताशा आहे ना बरोबर काय म्हणालास समीर तिने खूप मारलं त्याला तो म्हणतो अग हो चील गंमत केली मी किती मारणार आहेस मी मॉम डॅडकडे चाललोय वेळ लागले का मला एकट्याला तिथे राहायला बरं आता निघू हो पण तिचं नाव का घेतोस तू सारखं मला नाही आवडत आहे ती पुन्हा त्याला मारत म्हणाली तो सांगतो कारण ना तू जळतेस म्हणून कसा आहेस रे तू तिने एक फटका मारला आणि पुन्हा बिलगली आता जाऊ दे मला नाहीतर मला जाऊ वाटणार नाही बाबा म्हणतील काय चाललंय दोघांचे आत चल बाय निघतो मी येईन उद्या ओके तो बाहेर येतच बोलत होता हो बाय तो निघून गेला पण तिचं मन त्याच्या सोबतच राहिले असं तिला वाटत होतं ते चार दिवस ऑफिसमध्ये वेळ निघून जायचा पण घरी आली की समीरची आठवण व्हायचीच तो कॉल करायचा आणि त्याचा कधी राहून गेला तर ती करायची ती संडे पर्यंत तिथेच राहणार होती मंडेला ऑफिस मधून तो तिला डायरेक्ट घरी घेऊन जाणार होता आज संडे म्हणून जरा ती उशिराच उठली पण उठताच मनात विचार आला की संपूर्ण दिवस कसा जाणार ऑफिसमध्ये कामात कसा वेळ निघून जायचा ते कळायचं पण नाही चला आज काहीतरी प्लॅन करायलाच हवा पटकन अंथरुणातून उठून ती अंघोळ वगैरे करून तयार झाली चला आई बाबा आवरून तयार राहा आपण सगळे मूवीला जातोय अरे बापरे हे कधी ठरलं बाबा विचारतात आत्ताच चला उशीर नका करू आता स्वतःचा आवरत होती तोच समीरचा फोन येऊ लागला काय चाललंय माझ्या बायकोच ती म्हणते अरे आवरत होते तो विचारतो का ग कुठे निघाली आहेस का तू ती म्हणते हो अरे खूप बोर होतंय आज म्हटलं बाबांना घेऊन मूवीला जाऊ ओ म्हणजे मला सोडून एकटे जायचा प्लॅन आहे तर समीर म्हणाला ती विचारते येतोस का तू तसही I miss you a lot हो का मी पण तुला खूप मिस करतोय ग अजून उठलो पण नाही मी तर तुला लगेच कॉल केलाय तो म्हणाला ती विचारते येतो आहे का तू सांग ना तो सांगतो नाही मी तर चाललोय कोणाला तरी भेटायला ठीक आहे जा मग बाय एन्जॉय असे म्हणत तिने फोनही ठेवला अगं शरू खरंच तिने फोन ठेवला वेडी आहे ही ते तिघे सीझन्स मॉलला पोहोचले एक मराठी मूवीचे तिकीट काढले ते बाबांकडे देऊन वेळ होता म्हणून तिथे बसायला असलेल्या सोफ्यावर बसले एवढ्यात बाबांना कुणाचा तरी फोन आला तसे ते बाहेर गेले फोनवर बोलून झाल्यावर पुन्हा येऊन बसले कोण होतं बाबा बाबा सांगतात अगं मित्र होता माझा ती विचारते ओ बरं अजून वेळ आहे ना मूवी सुरू व्हायला तर चला तुम्हाला काही खायचंय पिझ्झा किंवा बर्गर घरी नाश्ता केला आहे तो कमी होता का आई म्हणाली शर्वरी म्हणते अगं रोज खाता का तुम्ही कधीतरी ग आई सांगते नको ग मग एक काम करू घरी जाताना बाहेर जेवून जाऊ मूव्हीची वेळ झाली तशी ती आईबाबांना घेऊन निघाली एवढ्यात पाठीमागून तिला हाक मारल्याचा आवाज आला शर्वरी पहिल्यांदा तिला तो आवाज समीर सारखा वाटला पण मागे वळून पाहिले तर रोहन ब्रो श्रिया आणि मॉम डॅड होते हाय शर्वरी काय एकटी एकटी मूवीला आली आहेस समीर भाऊजींना सोडून श्रिया विचारते शर्वरी सांगते नाही ते सहजच ठीक आहे ग चालतं कधी कधी रोहन म्हणतो तुम्ही सगळे ठीक आहात ना mom dad miss you all तुम्ही सगळे इथे कसे काय शर्वरी विचारते आणि समीर त्याला नाही का मिस करत तू रोहन असं म्हणाला आणि ती लाजलीच आणि सगळेच दिसत आहेत पण तो काही दिसत नाहीये हे पाहून तिची नजर त्याला शोधू लागली शर्वरी तो नाही आलाय सोबत अगं त्याला म्हणालो होतो चल सोबत म्हणून पण म्हणाला कुणाला तरी भेटायला जायचंय रोहन सांगतो ओ हो, ओके चला ना आपण जाऊयात मूवी पाहायला पण तुम्ही कोणती मूवी पाहायला आला आहात ती चेहऱ्यावरचे भाव लपवत बोलली मराठी मूवी ती नाही का आत्ताच रिलीज झालेली मॉम सांगतात अच्छा ती का आम्हीही तीच पाहायला आलोय चला ना निघूयात शर्वरी म्हणाली आणि सगळेच आत निघाले ती मनातून म्हणत होती असं इतकं महत्वाचं कुणाला भेटायला जायचं होतं याला नताशाला तर नसेल ना गेला भेटायला जाऊ दे ना मी बोलणारच नाही त्याच्याशी आता मूवी पाहायला आतमध्ये सीट पाहू लागले तर एका लाईनमध्येच त्यांच्या सीट आलेल्या जागा पकडून बसले काही वेळाने लाईट्स ऑफ झाल्या आणि मूवी सुरू झाली काही वेळाने तिच्या लक्षात आलं की शेजारची व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन तिच्या हाताला मुद्दाम टच करत होती तिने एकदा त्याच्याकडे पाहिले तर त्या व्यक्तीने वूडचे जॅकेट घातले होते त्यामुळे अंधारात चेहरा ओळखूही येत नव्हता ती जरा दुसऱ्या साईडला रेलून बसली जिथे तिची आई बसलेली तर ती व्यक्ती तिच्या हातावर बोटांनी नक्षी काढत होती तसं चिडून तिने त्याचा हात पकडून चिमटा घेतला औच काय रे माज आला आहे का तुला अगं काय करते आहेस तू पाहते तर तो समीर होता तू तू इथे काय करत आहेस असं कोणी करतं का आत्ता माझा मार खाल्ला असतास ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती समीर म्हणतो अगं सगळे सोबत आहेत याचा विचार तरी कर पण तू तर भेटायला गेला होतास ना कुणाला तरी ब्रो तर असं म्हणाले आणि तू सुद्धा तसंच म्हणालेला की जाऊ का मग आणि तुझ्याशिवाय कोणाला भेटणार आहे मी वेडी कुठली तो तिच्या डोळ्यात पाहत होता गप तू ना जा मला नाही बोलायचं तुझ्याशी ती रुसल्याचा आव आणत बोलली अगं मूवी पाहायचं सोडून कोणाशी बोलतेस तू आई म्हणू लागली आणि पाहते तर समीर त्याने तिथूनच त्यांना हाय केले त्या पुन्हा मूवी पाहू लागल्या सॉरी ना डियर आय लव्ह यू तुला काही करून भेटायचं होतं म्हणून तर सर्वांना मूवीला आणायचा प्लॅन केला मी आणि आता असं रुसणार आहे का तो तिच्या कानात म्हणत होता तू घेऊन आलास होय ती विचारते तो सांगतो हो मग तेही फक्त तुझ्यासाठी आणि तू बघ खरंच समीर आय लव्ह यू असं म्हणत तीही त्याला बिलगून मूवी पाहू लागली त्याने असं दिलेलं सरप्राईज तिला खूपच आवडलं होतं मूवी होईपर्यंत तिचे आपोआप लक्ष त्याच्याकडे जात होतं काय झालं अशी का पाहत आहेस थँक्स मूवी संपला आणि सगळेच बाहेर आले तिथेच असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा प्लॅन ठरला आणि सगळे एकत्रच गेले ते दोघे मात्र एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळाल्यामुळे खुश होते कथेचा आनंद घ्या कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही टॉक्सला सबस्क्राईब करा थँक्यू